रे ग म प म प ध नि सा रे ग म प म प ध नि सा मंद्र मध्य अंताल मंद्र मध्य अंताल धडाणत उठले स्वर झंकार फुलातून दरवळला गंधा धडाणत उठले स्वर झंकार फुलातून दरवळला गंधा

Mangalamurti Moria, Mangalamurti Moria, Mangalamurti Moria.